कारणांची सवय ते कष्टांची ताकद एका बदलाची हृदयस्पर्शी कहाणी प्रिय वाचक हो आज मी तुम्हाला प्रेमाने एका अशा गोष्टीसाठी आमंत्रित करत आहे जी ऐकताना कदाचित तुम्हाला तुमचंच बालपण तुमच्या चुका आणि तुमची अपूर्ण स्वप्न आठवतील ही कथा आहे एका साध्या मुलाची पण त्याच्या आयुष्यात घडलेल्या असाधारण बदलाची कारण देत वेळ काढणं किती सोपं असतं आणि कष्ट स्वीकारून स्वतःला घडवणं किती अवघड याच वास्तवाभोवती ही गोष्ट अलगद फिरते ही फक्त एका मुलाची कहाणी नाही तर प्रत्येक त्या व्यक्तीची आहे जी आज उद्या म्हणत थांबते ही कथा वाचताना तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच उमटेल आपण स्वतः कुठे उभे आहोत हीच उत्सुकता मनात जपून चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंक सोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया एका छोट्या गावाची साधी सुरुवात पुणे जिल्ह्यातील एका लहानशा शांत गावात रोहन पाटील नावाचा एक मुलगा राहत होता आजूबाजूला डोंगर शेती आणि साधी माणसं पण रोहनच्या मनात मात्र गोंधळ होता तो हुशार होता हे सगळ्यांनाच माहीत होतं शिक्षकांना मित्रांना अगदी त्याच्या आईला सुद्धा पण त्या हुशारीला एक मोठा शत्रू होता आळस आणि कारण रोहन अभ्यासापासून नेहमी पळ काढायचा वही उघडायची वेळ आली की त्याच्याकडे तयार उत्तर असायचं आज डोकं दुखत होतं वही घरीच राहिली उद्या नक्की अभ्यास करीन ही उद्या त्याच्या आयुष्यात कधीच येत नव्हती शाळा अभ्यास आणि रोहनची बेफिकिरी शाळेत परीक्षेची चाहूल लागली होती सगळी मुलं मन लावून अभ्यास करत होती कोणी पहाटे उठून पुस्तक उघडत होतं कोणी वहीत सरांनी दिलेले प्रश्न सोडवत होतं तर कोणी शांतपणे कोपऱ्यात बसून वाचन करत होतं आणि रोहन तो मैदानावर क्रिकेट खेळत होता हसत खेळत निर्धास्तपणे त्याच्या मनात एकच विचार घोळत होता काय फरक पडतो परीक्षेत मित्रांकडून उतरवीन पास होईनच त्याला कधीच वाटलं नाही की ही सवय त्याला कुठे नेऊन ठेवेल परीक्षेचा दिवस वास्तवाचा धक्का तो दिवस उजाडला परीक्षेचा दिवस मराठी माध्यमाच्या त्या शाळेत आज खूप शांतता होती वर्गात फक्त पानांची उलथापालथ आणि घड्याळाची टिकटिक ऐकू येत होती देशमुख सर वर्गात आले त्यांची नजर रोहनवर थांबली त्यांना रोहनची सवय माहीत होती आज त्यांनी एक निर्णय घेतला रोहनला सगळ्यांपासून वेगळ्या बाकावर बसवलं प्रश्नपत्रिका हातात आली आणि त्या क्षणी रोहनच्या पायाखालची जमीनच सरकली प्रश्न ओळखीचे वाटत होते पण उत्तरं आठवत नव्हती डोकं सुन्न झालं घामाच्या धारा वाहू लागल्या हात थरथरू लागले तो इकडे तिकडे पाहू लागला पण आज जवळ कोणीच नव्हतं ना मित्र ना मदत आज कारणं उपयोगी पडणार नव्हती शिक्षकांचे शब्द जे आयुष्य बदलतात परीक्षा संपली देशमुख सरांनी रोहनला जवळ बोलावलं राग नव्हता ओरड नव्हती फक्त शांत पण खोलवर जखम करणारे शब्द रोहन आजवर तू खोट्या कारणांनी वेळ काढलास पण लक्षात ठेव परीक्षा कारणांवर नाही तयारीवर पास होते ते शब्द रोहनच्या मनात घुसले पहिल्यांदाच त्याला स्वतःची चूक खरीखुरी जाणवली आईचं प्रेम आणि खरी शिकवण घरी आल्यावर रोहन गप्प होता आईने विचारलं काय झालं रे आणि मग तो फुटून रडला आजवर साठलेली भीती अपराधीपणा सगळं बाहेर आलं आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि हळूच म्हणाली बाळा नशीब कुणालाही साथ देत नाही पण कष्ट कधीच दगा देत नाहीत त्या एका वाक्याने रोहनच्या मनात काहीतरी बदललं खरा बदल हळूहळू पण ठाम दुसऱ्या दिवसापासून रोहन बदलायला लागला सुरुवातीला अवघड गेलं लवकर उठणं अभ्यासाला बसणं मन लागत नव्हतं पण तो थांबला नाही त्याने वेळापत्रक बनवलं मराठी गणित इतिहास रोज थोडा थोडा अभ्यास न समजलेले प्रश्न सरांना विचारायला लाजला नाही हळूहळू अभ्यासाची भीती कमी झाली आत्मविश्वास वाढला यश जे मेहनतीतून येतं पुढची परीक्षा आली यावेळी रोहन शांत होता प्रश्नपत्रिका उघडली आणि उत्तरं त्याच्याकडे होती ना घाम ना भीती फक्त विश्वास निकाल लागला रोहन चांगल्या गुणांनी पास झाला पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे तो स्वतःच्या नजरेत जिंकला होता बोध आयुष्यभरासाठी त्या दिवशी रोहनला एक सत्य उमगलं खोट्या कारणांवर अवलंबून राहू नका प्रामाणिक कष्टांवर विश्वास ठेवा जशी करणी तशी भरणी ही गोष्ट फक्त रोहनची नाही ती प्रत्येकाची आहे जो आज कारण देतो आणि उद्याचं स्वप्न पाहतो ही कथा आवडली असेल तर ती इतरांपर्यंत पोचवा कदाचित एखाद्याचं आयुष्य बदलू शकेल प्रिय वाचक हो ही गोष्ट इथे संपते असं वाटत असलं तरी खरं सांगायचं तर इथूनच ती तुमच्या आयुष्याशी हळूच बोलायला लागते रोहनने दिलेला हा साधा पण खोल अर्थ असलेला धडा आपल्याला हेच सांगून जातो की कारणं शोधणं फार सोपं असतं पण स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहून कष्टांचा मार्ग स्वीकारणं हेच खरं धैर्य आहे आज तुमच्या आयुष्यातही एखादी गोष्ट उद्या करू म्हणून मागे पडत असेल एखादं स्वप्न कारणांच्या ओझ्याखाली दबत असेल तर क्षणभर थांबा आणि स्वतःलाच विचारा आज नाही तर कधी कदाचित याच एका विचारातून तुमच्या बदलाची सुरुवात होईल ही कथा वाचताना तुमच्या मनात एखादी आठवण अनुभव किंवा भावना जागी झाली असेल तर ती मनातच ठेवू नका खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा कारण तुमची गोष्टही कुणासाठी तरी प्रेरणादायी ठरू शकते आपलं काळजी घ्या लवकरच नव्या पोस्टमध्ये पुन्हा भेटू कथेबाबत वाचकांच्या मनातील महत्वाचे प्रश्न या कथेतून मुख्य शिकवण काय मिळते ही कथा आपल्याला शिकवते की कारणं देत वेळ काढण्यापेक्षा प्रामाणिक कष्ट करणं हेच यशाचं खरं गमक आहे मेहनत कधीच वाया जात नाही हे रोहनच्या आयुष्यातून स्पष्ट होतं दोन रोहन अपयशी का ठरला रोहन हुशार असूनही आळस आणि खोटी कारणं यांमुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष करत होता त्यामुळे परीक्षा येताच वास्तवाचा धक्का त्याला बसला तीन रोहनच्या आयुष्यात बदल कसा घडून आला शिक्षकांचे सत्य बोलणारे शब्द आणि आईचं प्रेमळ मार्गदर्शन यामुळे रोहनला स्वतःची चूक उमगली आणि हळूहळू पण ठाम बदल घडून आला चार आईच्या शब्दांचा रोहनवर काय परिणाम झाला आईच्या शब्दांनी रोहनच्या मनाला स्पर्श केला कष्ट कधीच दगा देत नाहीत या वाक्याने त्याला नवी दिशा मिळाली